माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय जैसी वत्सा शाची साबुली, हो रेणुका मा thank you रेणुका मावुली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षा